समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंद दहावा अध्याय त्रेचाळीसावा कुवलयापीड पीड हत्तीचा उद्धार आणि आखाड्यात प्रवेश ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात आता श्री कृष्णनी राम स्नानादी कोनिया दुदुंभी नाद ऐकोनी निघाले रंगभूमिसी महाद्वारी हरी पाही नामे कुवलया माजरा हत्ती तो होता माहुता सहते थकी कृष्णे सावरिले वस्त्र केसही सारिले तसे गंभीर मेघवाणीने माहूत बदला असे माहावत सोडी ही वाट ऐकतो का उशीर का अन्यथा हत्तीने तू ते धाडोत यमपुरीसी माहुते ऐकता शब्द क्रोधला यमची जसा अंकुशे टोचिला हत्ती कृष्णाच्या वरी धावण्या आवळी शुंडीने हत्ती निसटे कृष्ण तेथुनी मारिता एक तो ठोसा लपे त्याच्याच पायितो कृष्ण ना दिसता हत्ती क्रोधला बहुनी तसे सोंडेने धरिता हत्ती बळाने सुटला हरी शेपटी धरिली त्याची शतहातही ओढिला गरुड फरपटी सापा तसा कृष्ण ही फरपटी वासरा फिरवी तैसा कृष्ण हत्ती स खेळवी वळता उजव्या बाजू कृष्ण डावी डावीकडे असे पुन्हा त्या हत्तीला कृष्णे एक ठोस मारली पाडण्या हरिसी धावे आता शिवी जणू पळता पळता कृष्ण खोटाची पडुनी पुन्हा पळाला पाहता हत्ती क्रोधाने लाल झाला पडला कृष्ण पाहोनी खुपसी दात भूमिसी धावही फसली तेव्हा चिडला बहु हत्ती तो माहूत प्रेरणे धावे कृष्णासी तुटुनी पडे पाहता तप्त तो हत्ती तो भगवान मधुसूदनो पकडी सोंडती त्याची आपटी धरणी सत्या पडता हत्ती तो खाली सिंहाच्या परिहालिले पायाने पाडितो दात माहूत मारिला पुन्हा मारोनी टाकिला हत्ती हातात दात घेऊनी पातला रंगभूमीसी दृश्यते रमणीय की खांद्याशी ते होते रक्ताने अंग शोभले पद्मी तसे हास्य शोभे घाम कपाळितो कृष्णने बलरामाच्या हातात शस्त्र ते शोभले सोबती गोप मंचासी पातले असे मल्ला ना दिसला कठोर हरिणी स्त्रियासी तसा गोपाना सखया तसा नृपवरा तो भासला कंसाला यमनी विराट दिसला जे लोक अज्ञोतया योग्य तत्व यदूसी देवानतो वृद्धा शिशु भासला परीक्षित धैर्यवान कंसे पाहिला हत्ती मारिता कठीण जिंकणे याला स्मरता घाबरे मनी महाभुजो श्री हरिनी बळीतो लेओ निवस्त्रे अनहार कंठी सुशोभिले ते नटतो सजे जई पाहोनी नेत्र मिटवे कोणी मंचावरी जे बहुथोर व्यक्ती पाहोनी कृष्णा खुलले मनात प्रसन्न झाले बघता हरीला नहोय तृप्ती मुळी त्या दिठीची वाटले पीती ते नेत्रे जिव्हेने चाटितात की नाकाने सुंगिती आणि बाहूने कवटाळीती सौंदर्य गुण माधुर्य धैर्य ते पाहू जणू स्मरती हरिच्या लीला बोलती ते परस्परे दोघे नारायण अंश साक्षात श्री भगवान हरी पातले जन्मुनी भूसी वसुदेवजीच्या घरी सावळा देवकी पुत्र जन्मता वसुदेवने गोकुळी ठेविले दोघा नंदाच्या घरी वाढले पूतनानी तृणावर्त शंखचूड निकेशितो धेनुकादी असे दैत्य यानीच मारले पहा यानीचा अग्निपासोनी बाळ गोपाळ रक्षिले कालिया दमनो इंद्र मान मर्द मर्दनही करी येणे गोवर्धनो हाती घेतला दिन सप्तमी वासुरे गायिनी लोक पाऱ्या पाण्यात रक्षिले मंदहास्य तशी दृष्टी पाहता गोपी तृप्तल्या सहजी मुक्त त्या झाल्या सर्वता पामधोनिया भविष्य कथिले जाते रक्षिती यदुवंश हे समृद्धी यशनी कीर्ती वंशा देतील हे द्वय बलराम दुजा त्याचा श्रेष्ठ बंधू असे पहा वत्सबक प्रलंबाला ऐकितो मारिले चर्चा ही चालता ऐसी तुतारी वाजू लागली चानोरे कृष्ण रामाला संबोधोनीच बोलला कृष्णनी बलरामा रे तुम्ही वीरात श्रेष्ठ की नृपाने ऐकली कीर्ती कौशल्य दाखवा इथे बंधू नो मनवाणीने कर्माने नृपतोषवा भले त्याच्यात ते होई अन्यथा हानी होत असे सर्वांना ज्ञात ते आहे गोपाळ गायी चारिता जंगली खेळता कुस्ती लढता की परस्पर या असे तोषवा राजा खेळे मी तुमच्या सवे समस्त तोषती तेने राजा प्रतिक देशीचा परीक्षित भगवान कृष्ण लढण्या इच्छिता मनी देशकालास लक्षोनी बदला कृष्ण तो असे चानोरा अमितो भोज कंसाची वनजो प्रज अवश्य साधिने तैसे त्यात कल्याण आमुचे परी हो आम्ही समान वयीचे असे पाठवा कुस्तीला तेने पंचा न्यायार्थ योग्य हो चानूर म्हणाला अहो तुम्ही नसा बाल किशोर नच भासत सहस्र हत्तीची शक्ती असा कुंजर मारिला म्हणून तुम्ही दोघांनी लढणे आमुच्या असावे कृष्णा तू मजसी तैसे रामा मुष्टिक तो लढे इति श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर त्रेचाळीसावा अध्याय हा हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू